पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वम् नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मी प्रणिता आज विषय घेऊन आलेली आहे घटस्थापना व नवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरा होणारा सण म्हणजेच नवरात्री सृष्टीच्या स्थापनेचे प्रतीक म्हणजे घटस्थापना परमात्म्याची इच्छा निर्माण झाली की दुनियेच्या स्थापनेची आपण सुरुवात करावी आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी घट अथवा कलश प्रतीक रूपामध्ये स्थापन केला जातो नवरात्रीमध्ये जागरण केलं जातं व्रत उपवास केले जातात अखंड दीप प्रज्वलित केला जातो सात्विक आहार घेतला जातो आणि सोबत घंटानादही आपल्याला ऐकायला मिळतो एका ठिकाणी खूप मोठ्या मोठ्याने सकाळी सकाळी आवाज लाकडांचा येत होता आणि मला खूप आश्चर्य वाटलं एवढ्या सकाळी लाकडांचा आवाज बाहेर जाऊन पाहिलं तर तयारी चालू होती देवी बसवण्याची खरोखर भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्री घटस्थापना हा जो सण अथवा उत्सव आहे त्यामागे खूप मोठा भावार्थ आणि आध्यात्मिक रहस्य लपलेला आहे देवींना एका बाजूला शक्तीही म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला आई पण म्हटलं जातं देवींच्या पायाखाली आसुरांना दाखवलं जातं खरोखर काय ह्या देवी हिंसक होत्या का या देवींचं आपण आवाहन करतो त्या कुठून येतात आणि आपण त्यांना कुठून बोलवतो ह्या शक्ती आहेत तरी कुठे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या आपल्याला व्याख्यानमालेमध्ये ऐकायला मिळणार आहे खरोखर अखंड दीपक जो जागृत केला जातो तो मातीचा दिवा कशाचं प्रतीक आहे माती हे शरीराचं प्रतीक आहे मातीचा दिवा आणि त्यावरती जी ज्योत आहे ती आत्म्याचं प्रतीक आहे आत्म्याचं जागरण आणि मग शक्तीची जागृती आणि खरोखर दिवा अर्थात देणे काय काय दिलं आपण अनेकांना हे पण पाहणं जरुरी आहे नवरात्री म्हटलं की दांडिया नवरात्री म्हटलं की गर्भानृत्य हे सर्वांनाच माहिती आहे पण ते गर्भानृत्य दांडिया नृत्य छान कधी वाटतं प्रत्येकाच्या हातामध्ये दोन लाकडं किंवा त्यालाच टिपऱ्या असं म्हटलं जातं परंतु ती दोन लाकडं टिपऱ्या जेव्हा समोरच्या व्यक्तीसोबत ॲक्युरेट मॅच होतात तेव्हा ते नृत्य खूप सुंदर वाटते पण तेच जर मॅच नाही झाले तर ते मात्र युद्धाचं मैदान वाटेल यामागे भावार्थ आहे की प्रत्येकाने आपले संस्कार आणि दुसऱ्याचे संस्कार मॅच करणं जरुरी आहे तर संसार सुखाचा आणि आनंदाचा होईल पण ते संस्कार जर मॅच नाही झाले तर मग मात्र घर हे युद्धाचं मैदान बनेल नवरात्री सणाचे महत्त्व बोधक आहे पुरातन काळापासून भारतात अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो कलशस्थापना अखंड दीपक कन्यापूजन जागरण व्रत उपवास या सर्व गोष्टीमध्ये विशेषकर महिला मगन झालेल्या असतात भूतकाळात या कन्यांनी काय असे कर्तव्य केले की ज्यांचे नवदुर्गा या नावाने पूजन केले जाते नवरात्री संबंधित मुख्य तीन आख्यायिका सांगितल्या जातात जेव्हा विश्व विनाशाजवळ होते मधु व कैटब नावाचे राक्षस देवी देवतांना बंदी बनवत होते तेव्हा श्री मोह मोहनिद्रेत झोपलेले होते तेव्हा ब्रह्माजीद्वारे आदिकन्या प्रगट झाली तिने श्रीनारायणाला जागे केले आणि मग मधु व कैटब या राक्षसांचा नाश केला याचा भावार्थ पुढे मी सांगेन तत्पूर्वी दुसरी आख्यायिका आणि प्रसंग असा सांगितला जातो महिषासूर नावाचा राक्षस होता स्वर्गातील सर्व देवांना त्यांनी पराजित केले होते त्रिदेवांच्या शक्तीने एक कन्या प्रगट झाली शक्ती ती देवी अस्त्रशस्त्राने सुसज्जित होती त्रिनेत्री अष्टभुजाधारी तिने महिषासुराचा वध केला व देवांना मुक्त केले तिसरी आख्यायिका आणि प्रसंग असा आहे शुंभ व निशुंभ नावाचे दोन राक्षस होते सूर्यवंशात ते जन्माला आले प्रधान कार्यकर्ता नाव रक्तबिंदू होते आणि त्यांचा सेनापती धूम्रलोचन व मुख्य सहकारी चंड आणि मुंड होते शिवापासून आदी कुमारी प्रगट झाली व तिच्या विक्राल रूपाने कालीदेवी प्रगट झाली तिने चंड व मुंड या राक्षसांचा विनाश केला कालीने आपल्या योग शक्तीद्वारे धूम्रलोचन व रक्तबिंदूचा विनाश केला रक्तबिंदूच्या एक थेंबातून पुन्हा राक्षस निर्माण होत होते आणि या सर्वांचा विनाश आदिशक्ती देवींनी केला असतोमा सतगमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय खरोखर या आदिशक्ती देवींनी या असुरांचा विनाश केला पण त्याच्या मागे भावार्थ अर्थ खूप मोठा आहे मधु राक्षस अर्थात मोह कैठव अर्थात क्रोध महिष अर्थात महेश बुद्धी मंद मंदबुद्धी अविवेक तमोप्रधान बुद्धीचं प्रतीक आहे शुंभ अर्थात हिंसा आणि निशुंभ म्हणजे द्वेष या सर्व आसुरांवर दैवी शक्तीच्या द्वारे विजय प्राप्त करता येतो हा त्याच्या मागचा खूप सूक्ष्म अर्थ आहे भारतात शिवशक्तींची मान्यता जास्त आहे त्यांच्या भक्तीसाठी जयघोषासाठी हा पर्व विशेष साजरा केला जातो या शिवशक्तींचे पूजन गायन का होते यांनी असे काय केले त्याबद्दल पुराणातील कथा तर आपण ऐकलेल्याच आहेत त्यांनी असुरांचा संहार केला देवांचा पुनरुद्धार केला काली सरस्वती दुर्गा लक्ष्मी असे अनेक मुख्य नाव आणि त्यांचे अनेक वाहनही आहेत मित्रांनो वाहनासोबत विविध अस्त्रशस्त्र त्यांच्या हातात दाखवले आहेत याच्या मागे सुद्धा खूप सूक्ष्म अर्थ लपलेला आहे अंबाचे विशेष पूजन केले जाते कोणकोणत्या ह्या नवदुर्गा कुठून प्रगट झाल्या त्यांना शिवशक्ती का म्हटले जाते कन्यांचे पूजन कलश स्थापना किती किती सुंदर विधी आहेत आणि या विधींच्या मागे अर्थही तितकाच गहन आहे सर्वप्रथम हे आपल्याला जाणून घ्यायला हवे की हे देवी देवता कधी होते आणि कुठे होते देवता तर स्वर्गात होते असं म्हणतात ना मग स्वर्ग कुठे होता नर्क कुठे आहे या दोघांचे युद्ध कधी झाले देवता स्वर्गात आसूर नरकात मग यांचे युद्ध कुठे झाले खरं तर हे अर्थ असे आहेत सतयुग त्रेतामध्ये स्वर्ग द्वापर कलियुग नर्क सतयुगी देवताही मनुष्यच होते पण दैवी गुणयुक्त होते आज मनुष्य विकारयुक्त असुर आहे देवत्वपणा संपला मनुष्य आज असुरासारखा झाला पुनर्जन्म घेत घेत देवत्व पद निघून गेले आणि अंतापर्यंत आपण पोचलो आणि आसुरी वृत्ती आपल्यामध्ये आली दुःखी होऊन आपण ईश्वराला आवाज दिला मित्रांनो आणि मग परमात्मा ब्रह्मातनात आले त्यांनी ज्ञानाचा कलश मातांच्या भगिनींच्या मस्तकावरती दिला आणि म्हणून या सणाला कलश स्थापना केली जाते ज्यांनी संपूर्ण पवित्रतेचे व्रत घेतले विश्वात ज्ञानाचे प्रसारण केले त्या कन्या शिव परमात्म्याचे ज्ञान देऊन लोकांना व्यसनमुक्त विकारमुक्त आणि अवगुणांपासून मुक्त बनवतात योगाद्वारे अष्टशक्ती ईश्वराकडून मिळवतात म्हणून अष्टभुजाधारी दुर्गा हे गायन आहे देवतांना असुरांपासून म्हणजे मनोविकारांपासून मुक्त केले हा आध्यात्मिक अर्थ आहे याचे पुराणात स्थूल रूपात चित्रण केले आहे यावर्षी अलौकिक पद्धतीने आपण साजरी करूया नवरात्री आठ हात अष्टशक्तीचं प्रतीक आहे जीवनात अष्टशक्तींना धारण करायचंय कमल आसन वेगवेगळे आसन दाखवलेले आहेत प्रत्येक देवीला ह्या एक एक आसनामागे सुद्धा अर्थ आहे देवीची पूजा दरवर्षी केली दैवी गुण धारण केले का जर दैवी गुण धारण केले तर जीवनात प्रसन्नता येईल देवीचे जागरण तर केले पण अज्ञानाच्या रात्रीतून आपण उठलो का आत्म्याचं जागरण झालं का हे पण पाहणं जरुरी आहे कोणत्या तरी विकाराला सोडण्याचं व्रत करा फक्त उपवास व्रत पोटाचं नाही व्यसन मांसाहार विकाराला त्याग करण्याचं व्रत करा मी कोण परमात्मा कोण ह्या अंधकारातून जागृत व्हा दुसऱ्यांचे पूजन दरवर्षी केले स्वतःला पूजनीय बनवा तर हा सण महान पर्व म्हणून उत्सवात साजरा करता येईल आपल्या सर्वांमध्ये चेतना आहे व त्यात तीन प्रकारचे गुण आहेत सतोगुण रजोगुण तमोगुण प्रकृतीसोबत याच चेतनेचा उत्सव म्हणजे नवरात्री या नऊ दिवसांचे विभाजन बघा तीन दिवस तमोगुणी प्रकृतीची आराधना तीन दिवस रजोगुणी प्रकृतीची आराधना आणि तीन दिवस सतोगुणी प्रकृतीची आराधना केली जाते मातेची आराधना दुर्गा लक्ष्मी सरस्वती या तीन रूपात केली जाते अध्यात्म प्रदान देश आहे ना आपला ईश्वर की स्त्री अर्थात प्रकृती म्हटलं जातं ईश्वराची रात्री प्रकृती हिला समर्पित हा सण केला जातो तमस अर्थात निष्क्रियता धरती आणि शक्तीसाठी दुर्गा व कालीचं पूजन केलं जातं रजस गुण अर्थात क्रिया सूर्य धनदौलत लक्ष्मीची आराधना केली जाते सत्व गुण विलीनतेचं प्रतीक आहे चंद्र ज्ञानबोध सरस्वतीचं पूजन केलं जातं नश्वर शरीरापासून दूर जाण्याची ही विधी आहे आपण धरतीपासून उत्पन्न आहोत शरीर आहे तर रजस गुण आहेत सत्व गुणासाठी मात्र प्रयत्न करावा लागतो तमस अर्थात गर्भात रजस अर्थात त्यात सर्व फसतात आणि सत्व अर्थात भाग्य वाढवतात नऊ दिवस पवित्रतेचे व्रत घेतले तर आपल्यामध्ये शक्ती येते मनोविकार नष्ट होतात आणि मग कन्यांचे पूजन केले जाते परंतु मुलींसाठी पवित्र दृष्टी तरी ठेवून बघा नुसतं कन्यांचं पूजन एक दिवस केलं आणि स्त्री भ्रूण हत्या करत राहिलो तर कुठलं पुण्य जमा केलं बाह्य व्रतासोबत आंतरिक व्रत करा तर प्राप्ती होईल हे चांगले व्रत आहे वैरभाव समाप्त मनातील प्रदूषण समाप्त ईर्षा द्वेष बदलणे हे खरं व्रत दुर्गा आईचं प्रेम स्वरूप आणि शक्ती स्वरूप दाखवलेलं आहे तर आईसारखे बनून दाखवा ना आईसारखे दया प्रेम निर्मलता हे गुण आपल्या जीवनात धारण करा ना लक्ष्मीकडून फक्त धन मागू नका धनासोबत सद्बुद्धीही मागा ज्ञान धन मागा तर खरंच जीवनामध्ये सौख्य आनंद आणि सुख यायला लागेल चला तर मित्रांनो दुसऱ्या भागामध्ये नवरात्रीचा आपण मुख्य भाग पाहणार आहोत विधी आणि त्यामागे होणाऱ्या प्राप्ती अष्टशक्ती देवींना विविध भूषणांनी किंवा साज शृंगार केला जातो त्याचा पण अर्थ आपण पुढील भागात ऐकणार आहोत तत्पूर्वी आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी नमस्कार पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखात्वमेव त्वं দে